गोपाल कृष्ण भगवान जय जय श्री राधेशा मनुष्याने आपल्या जीवनामध्ये कधी निराश होऊ नये कधी हताश होऊ नये नारद महर्षींच्या चरित्रातून नारद महर्षी सांगतात मी एक दासी पुत्र होतो मी गरीब होतो मी निराधार होतो मी निराश्रय होतो पण तरीसुद्धा मला एक संपत्ती मिळाली ती म्हणजे संत संघ मनुष्याच्या जीवनामध्ये जर संत संघ प्राप्त झाला आमचे गुरुवारी मारुतीबाबा बाबा सांगत असतात मनुष्याने दरिद्री असला म्हणून स्वतःला पापी समजू नये पण अभक्त असेल तर निश्चित आपल्याला पापी समजावं आपल्याकडे पैसे नाहीत आपल्याकडे धन नाही म्हणून आपण पापी असं माणसाने कधी समजू नये पण आपल्याकडून भजन होत नसेल आपल्याकडून चिंतन होत नसेल तर निश्चितच आपण पापी आहोत असं समजायचं म्हणून नारद महर्षी जरी दाशीपुत्र होते तरी व्यास महर्षींना सुद्धा उपदेश करण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झाला व्यास महर्षींसारखी एवढी मोठी व्यक्ती पण मोठ्यांच्याकडून किती शिकण्यासारखं असतं पहा त्यांच्या जीवनामध्ये असलेला असंतोष त्यांनी लपवून ठेवला नाही व्यास महर्षींनी ते अज्ञा अज्ञान लपून ठेवलं नाही नारद महर्षींच्या समोर काय केलं प्रगट केलं दुसऱ्यांचे अनुभव मनुष्याने विचारावेत असं मनुष्याने कधी म्हणून म्हणू म्हणू नये मला काय करायचंय कोणाला विचारायचं मी माझ्या बुद्धीला येईल तसंच वागेन जे आता हल्ली विज्ञानामध्ये नवीन नवीन शोध लागतात पूर्वीच्या लोकांनी जे शोध लावले त्याचा अनुभव घेऊनच मग पुढचे शोध लागले जातात नाहीतर पूर्वीच्या लोकांनी तो शोध करण्याकरता जेवढं आयुष्य खर्च केलं पुन्हा तुला पहिल्यापासून तेवढं आयुष्य खर्च करावं लागेल म्हणून मनुष्याने दुसऱ्यांचे अनुभवही शिकावेत अशा प्रकारे नारद महर्षी निघून गेले सूत महाराज शौनकृषींना विचारतात निर्गते नारदे सूत भगवान बादरायन सत्वांस्तन अभिप्रेतम तत्किम अकरोद विभुः मग पुढे व्यासमहर्षींनी काय केलं ब्रह्मनद्याम सरस्वत्याम आश्रम पश्चिमे तटे शम्या इति प्रोक्त ऋषीनाम सत्रवर्धनम आपल्या आश्रमामध्ये व्यासमहर्षी बसले आणि व्यासमहर्षींनी भगवान परमात्म्याचं चिंतन करत करत समाधी लावली आणि चिंतनामध्ये भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये व्यासमहर्षींना जे श्लोक स्फुरले त्याची एक संहिता तयार केली आणि ती संहिता म्हणजे ही भागवत संहिता आहे श्रीमद भागवताची रचना केली परंतु आता या भागवताचा प्रचार प्रसार झाला पाहिजे प्रचार प्रसार करणारा हा निष्काम पाहिजे कोण आहे प्रचार प्रसार करणारा हा निष्काम अशा वेळेस व्यास महर्षींना आपल्या पुत्राची शुकाचार्यांची आठवण झाली ससंहितां भागवतीं कृत्वानुक्रम्य चात्मजम शुकम अध्यापयामास निवृत्तीनिरतम मुनीही शौनकृषींनी प्रश्न विचारलाय अहो शुकाचार्य तर आत्मस्थितीमध्ये होते आत्मा राम अवस्थेमध्ये होते समाधी अवस्थेमध्ये जाऊन बसलेले होते मग अशा शुकाचार्यांनी परत भागवत कसं काही शिकलं सवय निवृत्ती निरत सर्वात सर्वत्रोपेक्षको मुनी कश्य वा बृहतीम एताम आत्माराम समभ्यस समभ्यसत व आत्माराम स्थितीत आलेला मनुष्य आणि मग असं असताना सुद्धा पुन्हा भगवंताची कथा कशा करता भागवताची कथा कशा करता भगवंताच्या सगुण रूपाचं चिंतन कशा करता तेव्हा सुत महाराज सांगायला लागले आत्मारामश्च मुनयो निर्ग्रंथा अप्युरुक्रमे पूर्वंती अहैतुकीम भक्तीम इत्थम भूतगुनो हरी जे लोक ज्ञानी आहेत ज्यांचे अविद्येची गाठ सुटली आहे आणि जे नेहमी आत्म्यातच रममान झालेले असतात असे लोकही भगवान परमात्म्याची निष्काम भक्ती करतात कारण भगवान परमात्म्याचे गुणच इतके मधुर आहेत की ते सर्वांना आपल्याकडे आकर्षून घेतात नवे नवे भगवान परमात्मा अशा महापुरुषांना आपल्याकडे आकृष्ट करून घेण्याकरता सगुण रूप धारण करतो व्यास महर्षींनी त्या ठिकाणी आपल्या शिष्यांना काही श्लोक दिले भागवताचे ज्यामध्ये भगवान परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे आणि शिष्यांनी ते श्लोक घेऊन व्यास जिथे समाधिस्थ झाले होते तिथे जाऊन म्हणायला सुरुवात केली अहो बरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम कपिशम वैजयंतींच मालाम रंध्रान्वेनो रधर रधरसुदया पूरयन गोपवृंदई वृंदारण्यम प्राविशद गीत कीर्ती ज्याने मोर मुकुट घातलेला आहे सुंदर ज्याचं मेघश्याम वर्णाचं शरीर आहे कर्णयो कर्णिकारम कानामध्ये कनेरीची लांब लांब फुलं घातलेली आहेत बिभ्रद वासह सुंदर असा पितांबर ज्याने धारण केलेला आहे वैजयंतींच मालाम रंध्रान वेणू सुंदर अशी वेणू हातामध्ये घेतलेली आहे आणि मधुर अशी वेणू वाजवतोय आजूबाजूला सगळे गोपाळ आहेत आणि ते गोपाळ भगवंताच्या कीर्तीचं गायन करतायत आणि आपल्या चरणांनी संपूर्ण वृंदावन पवित्र करत करत तो भगवान परमात्मा वृंदावनामध्ये सोपद रमनम त्या ठिकाणी रमन करतोय त्या भगवान परमात्म्याचं वर्णन ज्या श्लोकामध्ये केलंय ते वर्णन शुकाचार्यांच्या कानावर पडल्याबरोबर शुकाचार्य आत्मस्थितीमध्ये होते पण तरीसुद्धा बलात हाटात शुकाचार्यांच्या मनामध्ये भगवंताची मूर्ती प्रगट झाली सगुण मूर्ती आणि शुकाचार्य भानावर आले कोण आहे असा की ज्याने माझं चित्त हरण केलं म्हणजे गुरुवारी महाराज मधुसूदन सरस्वतींची गोष्ट सांगत असतात मधुसूदन सरस्वतींनी अद्वैत सिद्धीसारखा ग्रंथ लिहिला सगळ्यांचं खंडन केलं सगळ्या द्वैतवाद्यांचं खंडन केलं आणि खंडन करत करत मधुसूदन सरस्वती वृंदावनमध्ये आले वृंदावनमध्ये आल्यानंतर वृंदावनातले सगळे पुजारी घाबरले म्हटले आता आपलं सगळं खंडन करणार द्वैताचं आणि मग मात्र आपल्याला भक्तीसुद्धा करता येणार नाही तेवढे विद्वान होते म्हणून पुजाऱ्यांनी देवालाच प्रार्थना केली आता देवा तुझी रक्षा तूच कर सकाळी उठल्यानंतर मधुसूदन सरस्वती यमुनेवर स्नानाकरता गेले त्या यमुनेच्या वाळवंटामध्ये भगवान परमात्म्याने असं मधुर रूप धारण केलं बालवेश आणि भगवान परमात्मा त्या मधुर यमुनेच्या वाळवंटामध्ये चालायला लागले मधुसूदन सरस्वती बाहेर आले आत्माराम स्थितीमध्ये असलेले मधुसूदन सरस्वती पण भगवंताचं रूप पाहिलं आणि पाहिल्याबरोबर त्याच्याच मागे जायला लागले त्यांनी असं म्हटलंय शठेन केनापी वयम हटेन दासी कृतो गोप वधू वटेन कोणीतरी चोर आला आणि तो माझं चित्त हरण करून निघून गेला आता मला त्याचं सगुण दर्शन झालं पाहिजे याच्याकरता तुम्ही मला मंत्र दीक्षा सांगा भगवान परमात्म्याचे गुणच असे आहेत आणि म्हणून तर साधू संत म्हणतात गु गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी સકા शुकाचार्यांना भगवान परमात्म्याचे अनेक श्लोक म्हणून दाखवल्यानंतर मग मात्र शुकाचार्यांनी ही संहिता शिकण्याची आपली अपेक्षा प्रगट केली व्यासमहर्षींच्या आश्रमामध्ये आल्यानंतर शुकाचार्यांना हे भागवत सांगितलं आणि हेच भागवत शुकाचार्यांनी पुढे परीक्षिती राजाला सांगितलं सूत महाराज विचारतात परीक्षिती राजाला तरी का सांगितलं कोण आहे हा परीक्षिती आम्हाला सांगा म्हणून परीक्षितीच्या परिवारातल्या लोकांचं पहिल्यांदा वर्णन केलंय जेव्हा एखादा महान भगवत भक्त जन्माला येत असतो त्यावेळेस त्याच्या परिवारातल्या लोकांचेही गुण त्याच्यामध्ये आलेले असतात शुद्ध बीजापोटी एक तर पहिले आई वडील शुद्ध पाहिजेत म्हणून महाराजांनी तुकाराम महाराजांनी धन्य माता पिता तयाची आहे म्हटलं आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची परंतु त्याचबरोबर परिवारातल्या लोकांचेही काही गुण त्या भक्तावर किंवा त्या साधकावर साधकामध्ये संक्रमित होत असतात आजोबाचे गुण आजीचे गुण म्हणून केवळ परीक्षितीचं चरित्र सांग न सांगता पहिल्यांदा परीक्षितीच्या परिवारातल्या लोकांची चरित्र सांगितली कारण परीक्षितीच्या परिवारामध्ये सगळे लोक भक्त आहेत भागवत म्हणजे केवळ भगवंताचं चरित्र नाही तर भक्तांचं चरित्र आहे कोणकोणत्या भक्तांनी कशी कशी भक्ती केली याच्याकरता प्रत्येक भक्ताचं चरित्र सांगितलं आहे द्रौपदीचं चरित्र सांगितलं उत्तरेचं चरित्र सांगितलं कुंतीचं चरित्र सांगितलं आणि भीष्माचार्याचं चरित्र सांगितलं प्रत्येक भक्ताच्या चरित्रातून काही ना काही गुण घेण्यासारखं आहे सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी द्रौपदीचं चरित्र सांगितलं कौरव पांडवांचं युद्ध संपल्यानंतर अश्वत्थाम्याने या दुर्योधनाच्या सांगण्यावरून द्रौपदीची पाच मुलं निद्रिस्त असताना झोपलेली असताना त्यांचा शिरच्छेद केला पाच मुलांचा शिरच्छेद केल्यानंतर द्रौपदी आक्रोश करू लागली स्वाभाविक आहे सर्व पांडवांना कळाल्यानंतर पांडव एकत्र आले कोणी हे कृत्य केलं असेल म्हणून अर्जुनाने त्या अश्वत्थाम्याला पकडून आणलं द्रौपदी समोर उभं केलं आणि द्रौपदीला म्हणायला लागला अर्जुन म्हणायला लागला की सांग द्रौपदी अश्वत्थाम्याला कोणती शिक्षा करू असं म्हटल्यानंतर द्रौपदी म्हणते मुच्चता मेष ब्राह्मणो नितराम गुरु सरहस्यो धनुर्वेदा संयमहा याला सोडून द्या याला सोडून द्या दोन वेळा मुच्छता म्हटले द्रौपदीचं हे बोलणं ऐकल्यानंतर भगवान परमात्म्याचा सुद्धा कंठ सद्गती झाला ज्या दुष्ट माणसाने आपल्या पाच मुलांना मारलं आणि त्याच्याबद्दल द्रौपदी म्हणते ह्याला सोडून द्या केवढी दया आणि केवढी क्षमा काय माझे भक्त आहेत एवढे दयाळू एवढं मोठं अंतकरण द्रौपदीला विचारला अगं कशा करता याला सोडून द्यायचं द्रौपदी म्हणते हा ब्राह्मण आहे द्रौपदी म्हणते हा केवळ ब्राह्मण नाही हा तुमच्या गुरूंचा मुलगा आहे ज्या गुरूंनी तुम्हाला एवढं शिकवलं आहे म्हणजे गुरूंच्याबद्दल किती मोठा आदर द्रौपदी म्हणते भगवान परमात्म्याने जसं माझ्या पतींना वाचवलं तसं त्याची जर इच्छा असते तर माझ्या मुलांनाही देवाला वाचवता आलं असतं ज्या अर्थी देवाने यांना वाचवलं नाही त्या अर्थी मला असं वाटतंय हे मरावेत अशी माझ्या कृष्णाचीच इच्छा आहे देवाच्या इच्छेमध्ये मी आपली इच्छा मिळवणार मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख का होतं मनुष्य देवाच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिळवत नाही म्हणून जास्तीत जास्त त्याला दुःख होतं देवाची इच्छा असते एक आणि आपली इच्छा असते वेगळीच आपल्या इच्छेनुसार झालं नाही की माणसाला दुःख होतं आम्ही राहू त्याचे इच्छे पूर्वार्थ काय तुका म्हणे सुखे आम्ही राहू त्याचे इच्छे देवाच्या इच्छेमध्ये माणसाने इच्छा मिळवून राहावं मनुष्याला कधीच दुःख होणार नाही आमचे गुरुवारी मारुती बाबा पाठामध्ये दृष्टांत सांगत असतात एक साधू नदीमध्ये बसलेला होता विमान आपला नौकेमध्ये बसलेला होता नदी पार करत होता आणि मध्यभागी नाव गेल्यानंतर त्या नदीमध्ये सोसाट्याचा वारा सुटला वारा सुटल्याबरोबर साधूने आपलं कमंडलू घेतलं आणि खालचं जे पाणी होतं नदीतलं ते उचलायचं आणि नदी त्या नावेमध्ये टाकायचं थोड्या वेळाने वारा बंद झाला नाव स्थिर स्थावर झाली साधूने त्या कमंडलूने नावेतलं पाणी घ्यायचं आणि खाली टाकायचं ते बाकीचे बसलेले लोक होते म्हणे महात्म्याचं काही डोकं फिरलं की काय अहो महाराज मगाशी नाव उडत होती त्यावेळेस तुम्ही खालचं पाणी घेत होता आणि नावेत टाकत होता आणि आता पुन्हा वरचं पाणी काढताय खाली टाकताय काय करताय असं ते म्हटले मी देवाच्या इच्छेत माझी इच्छा मिळवतोय म्हणजे जेव्हा सोसाट्याचा वारा सुटला होता नाव बुडत होती मला असं वाटलं देवाला ही नाव बुडवायची आणि त्याला बुडवण्याकरता मी खालचं पाणी आत टाकून मदत करत होतो कृपा करून तुम्ही असा प्रयोग करू <laughs> त्याच्यातला फक्त सिद्धांत घ्यायचा आहे सिद्धांत सिद्धांत घेण्याकरता आपण देवाच्या इच्छेत आपली इच्छा कधी मिळवायची ज्यावेळेस घडला एखादा प्रसंग आपल्या जीवनामध्ये आपलं काहीच चालत नाही शंभर टक्के तर प्र घडू नये याच्याकरता आपण प्रयत्न करावा पण जर घडलाच प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आपण हे चरित्र आणू शकतो द्रौपदी म्हणते देवाच्या इच्छेमध्ये मी माझी इच्छा मिसळलेली आहे आणखीन द्रौपदी काय म्हणते पहा द्रौपदी म्हणते पहा याला मारल्यानंतर आता माझा मुलगा तर काही जिवंत हो- माझी मुलं काही जिवंत होणार नाही पण याला मारल्यानंतर याची जी आई आहे तिला मात्र पुत्रयोगाचं दुःख होईल जे दुःख आता मी भोगते माझ्यासारखं दुःख त्याच्या आईला होऊ नये याच्याकरता याला सोडून द्या हा प्रतिकूल आणि परेशाम न समाचरित असा जर प्रत्येकाने विचार केला की जी गोष्ट केल्यानंतर आपल्याला दुःख होतं ती गोष्ट आपण दुसऱ्यांसाठी करायची नाही तर मला वाटतं समाज सुखी झाल्याशिवाय राहणार नाही पण मनुष्य असा विचार करत नाही आपल्याला दुःख झालं तरी चालेल पण दुसऱ्यालाही दुःख झालं पाहिजे अशी माणसाची विचित्र प्रवृत्ती तयार झालेली आहे द्रौपदी मात्र असा विचार करते मारो दिदश्य जननी गौतमी पती देवता यथा अहम मृतवत्सा आर्ताः रोदिम्य अश्रुमुखी मुहू माझ्यासारखं दुःख तिला होऊ नये आणि म्हणून त्याला सोडून द्या अशा प्रकारे द्रौपदीचं हे चरित्र सांगितलं द्रौपदीचं खूप चरित्र आहे महाभारतामध्ये सुद्धा खूप आलेलं आहे द्रौपदीचं बोलणं कसं आहे धर्म्यम न्यायम सकरुणम निर्वलिकम समम महत राजा धर्मसुतो राज्ञया प्रत्यनंद हा द्रौपदीचं म्हणणं धर्म न्याय याला अनुसरून आहे एका भगवत भक्ताचं बोलणं कसं असलं पाहिजे तसं द्रौपदीचं बोलणं आहे भगवान परमात्म्याला सुद्धा आनंद वाटला पण शेवटी दुष्ट मनुष्याला काहीतरी दंड केलाच पाहिजे म्हणून भगवान परमात्मा म्हटले अरे याला शासन कर भगवान परमात्मा अर्जुनाला म्हटले याला मार सुद्धा आणि याला मारू सुद्धा नको अर्जुनाच्या भाषा लक्षात आली अर्जुनाने त्या अश्वत्थाम्याचा मनी काढून घेतला त्याचा अपमान केला आणि त्याला सोडून दिलं परंतु त्या अश्वत्थाम्याने परत दुष्ट प्रवृत्ती असल्यामुळे द्वेषाने द्वेष वाढत असल्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी ब्रह्मास्त्र टाकलं पाच पांडवावर पाच ब्रह्मास्त्र टाकली ते अर्जुनाने त्या ठिकाणी निवृत्त केली पण एक ब्रह्मास्त्र मात्र त्या अश्वत्थाम्याने उत्तरेच्या उदरामध्ये गर्भामध्ये हा जो पांडवांचा अंश शिल्लक होता परीक्षिती त्याच्यावर टाकला उत्तरीचा गर्भ जळू लागला तिला वेदना होऊ लागल्या मग मात्र उत्तरेने संकट काळामध्ये भगवान परमात्म्याचा धावा केला पाही पाही महायोगीन देवदेव जगतपते नान्यम त्वदभयम पश्ये यत्र मृत्यू परस्परम उत्तरेच्या जीवनामध्ये असलेला चांगला गुण कोणता आहे की संकटामध्ये भगवान परमात्म्याचा धावा करावा हो साधू संतांनी आपल्याला सांगून ठेवले पडता जड भारी दासी आठवावा हरी म मग तो होऊ नेदी शीन आड घाली सुदर्शन अशा प्रकारे उत्तरेचं चरित्र सांगितलं उत्तरेच्या गर्भामध्ये तो गर्भ जळू लागलेला असताना भगवान परमात्म्याचा धावा उत्तरा करते त्यावेळेस भगवान परमात्मा तिथे प्रगट झाले उत्तरेला म्हणू लागले काय तुझ्यावर संकट आलंय देवा मी गेली तरी चालेल पण तुमचा भक्त वाचला पाहिजे भगवान परमात्मा म्हणतात तूही जाणार नाही तुझा भक्तही जाणार नाही घाबरू नको भगवान तिच्या उदरामध्ये प्रविष्ट झाले अंगुष्ट मात्र रूप धारण केलं असं वर्णन केले भगवंताने ते ब्रह्मास्त्र निवृत्त केलं आणि परीक्षिती राजाला आपल्या आईच्या उदरामध्येच भगवान परमात्म्याचं दर्शन झालं गोपाल कृष्ण उत्तरेचं चरित्र सांगितल्यानंतर सुत महाराज कुंतीचं चरित्र सांगतात ज्या कुळामध्ये असे पवित्र लोक आहेत असे महान महान भगवत भक्त आहेत त्यांचा एक एक गुण घेण्यासारखा आहे सगळ्यांचा निरोप घेत घेत भगवान परमात्मा कुंतीजवळ आले कुंतीच्या पायाला हात लावायला लागले कुंतीने हात धरला कृष्णा अरे माझा कशा करता तू दर्शन करतो माझा कशा करता नमस्कार करतो तू माझी आते आहेस श्रेष्ठांचं दर्शन केलं पाहिजे भगवान परमात्मा जरी होते तरीसुद्धा भगवान परमात्म्याने कधी अमर्यादा केली नाही काल उठके रघुनाथा हो असं वर्णन केले सकाळी भगवान परमात्मा उठायचे आणि भगवान आई वडिलांचं पहिलं दर्शन घ्यायचे या ठिकाणी भगवान परमात्मा कुंती मातेचं दर्शन घेत असताना हात धरलाय अरे तू जरी मला त्या ठिकाणी आत्या म्हणत असला तरी मी तुला ओळखलंय तू कोण आहेस नमस्ये पुरुषं त्वाद्यम ईश्वरं प्रकृते परम अलक्ष्यम सर्वभूतानाम अंतर्बहिरवस्थितम सर्व जीवांच्या आत आणि बाहेर तुम्ही राहत आहात तरीसुद्धा आपण प्रकृतीच्या पलीकडील आदिपुरुष परमेश्वर असल्याने इंद्रिय आणि वृत्ती यांनी पाहिले जाऊ शकत नाही मी आपल्याला नमस्कार करते इंद्रियाद्वारा जे काही जाणले जाते त्याच्या तळाशी आपण विद्यमान असता हो इंद्रियांनी तुम्ही जाणले जात नाहीत तर इंद्रियांना तुम्ही अधिष्ठान आहात इंद्रियांना जो प्रकाश आहे तो तुमचा प्रकाश आहे तुमचा प्रकाश घेऊन इंद्रिय त्या ठिकाणी प्रवृत्त होत असतात सर्व इंद्रियांचा अधिष्ठान तुम्ही आहात परंतु आपल्या मायेच्या पडद्याने झाकलेले असता मी अज्ञानी श्री अविनाशी असे आपणास कशी जाणू शकेन नटाचा वेळ धारण करणाऱ्यास प्रत्यक्ष पाहूनही मंदबुद्धीचे लोक ओळखू शकत नाही तसेच आपण आम्हा ओळखू येत नाही असं कुंती म्हणते म्हणते तुम्ही कशा करता अवतीर्ण होतात मला माहिती आहे कुंती म्हणते तथा तथा परमहंसाना मुनिनाम अमलात्मानाम आत्मनाम विधानार्थम कथम पश्ये महिश्रिय तथा परमहंसानाम आपण शुद्ध हृदयांच्या विवेकी जीवनमुक्त परमहंसांच्या हृदयामध्ये आपली प्रेममय भक्ती अंकुरित करण्यासाठी अवतीर्ण झालेले आहात मग माझ्यासारखी अल्पबुद्धीश्री आपल्याला कशी बरे ओळखू शकेन आणि म्हणून कोणती भगवंताची दिव्य स्तुती करते कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः नम पङ्कजनाभाय मालिने पङ्कजमालिने पंकज पङ्कजनेत्राय नमस्ते पंकजाग्रये देवाची प्रार्थना करत असताना देवाची स्तुती करत असताना साधू संतांच्या भाषेत केली लवकर देवापर्यंत पोचते काय स्तुती केली कुंती मातेने भगवान परमात्म्याची सर्वांगाला भगवान परमात्म्याच्या कुंती माता कमलाची उपमा देते भगवान परमात्मा कुंतीला म्हणू लागले देवा एवढं माझं कुंती हे आत्या माझं एवढं सगळं वर्णन राहू दे आता मी जाणार आहे जात असताना तुला जर काही मागायचं असेल तर माझ्याकडून मागून घे असं म्हटल्यानंतर मग कुंती देवाला म्हणते देवा मला खरं तर काहीच नको तुझ्या कृपेने माझं सर्व काही व्यवस्थित चाललेलं आहे चांगलं चाललेलं आहे आम्ही तुझ्या इच्छेमध्येच राहत आहोत माझ्यावर माझ्या जीवनामध्ये आनंदी आनंद आहे कुंती माता भगवान परमात्म्याला म्हणते मला काही नको पण तरी पुन्हा पुन्हा भगवान परमात्मा माग माग असं म्हटल्यानंतर मग मात्र कुंती माता भगवान परमात्म्याला मागते देवा मला द्यायचा असेल तर एक वस्तू अवश्य दे विपद संतुन शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम येत स्यात दर्शनम देवा मला द्यायचं असेल तर माझ्या जीवनामध्ये विपदहा संतू न शश्वत विपदहा संतु आमच्या जीवनामध्ये जास्तीत जास्ती विपदा व्हाव्यात याव्यात असं म्हटल्यानंतर भगवंतानी कोणतीच्याच तोंडावर हात ठेवला आता पुढे बोलू नकोस अगं आतापर्यंत तुझ्या जीवनामध्ये काही कमी संकट आली का त्या लहानपणापासून मी तुझं चरित्र पाहतोय सगळी संकटच संकट हो बालपणापासून कुंतीच्या जीवनात संकट बरं का बालपणापासून कुंतीच्या जीवनामध्ये संकट आहे हो कुंती ही पहिली पृथा आहे पृथा कुंतीच्या वडिलाचं नाव काय पृथ्वीराजाची मुलगी पृथा आहे पण याने आपल्या कुंतीभोज नावाच्या राजाला मित्राला ही दत्तक म्हणून दिली कुंती भोज नावाच्या राजाला म्हणून पहिल्यांदा दुसरीकडे जावं लागलं आपल्या आईवडिलांना सोडून संकट बरं तिथे गेल्यानंतर सुद्धा त्या कुंती भोज राजाच्या घरी राहत असताना लहानच होती दुर्वास ऋषी आले त्यांची खूप तिने सेवा केली सेवा केल्यानंतर दुर्वास ऋषी जात असताना प्रसन्न झाले म्हटले कुंती मी तुझ्यावर प्रसन्न आहे मी तुला सहा मंत्र सांगतो या सहा मंत्रापासून तुला सहा मुलं होतील फक्त लग्न झाल्यावर याचा प्रयोग कर लहान असताना कोणती कुतूहल बुद्धी बालबुद्धी म्हटली काय असं कुठं मंत्रापासून मुलं होत असतात का एक प्रयोग तर करून बघू म्हणून सूर्याचा मंत्र म्हटला सूर्यदेव प्रगट झाले आणि त्या सूर्यापासून कुंतीला कर्ण प्राप्त झाला लग्नाच्या अगोदर झालेल्या त्या मुलाला प्रगट झालेल्या त्या मुलाला नदीमध्ये सोडून द्यावं लागलं दुःख पुढे त्या ठिकाणी पती वारले पण पण पंडूराजाचा मृत्यू झाला म्हणजे कुंतीच्या जीवनामध्ये सगळी दुःखच दुःख पती वारल्यामुळे ह्या धृतराष्ट्राने दुर्योधनाने सगळ्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली पांडवांना अनेक प्रकारचा त्रास झाला कुंतीच्या जीवनामध्ये सगळे दुःखच दुःख पण एवढं सगळं असताना सुद्धा पहाते पांडव अखंड वनवासी परी त्या देवाशी आठवी भगवंताचं भजन मात्र सुटलं नाही चिंतन मात्र सुटलं नाही कुंतीला भगवान म्हणतात अगं दुःख कशा करता मागून घेते कुंती माता म्हणते त्याचं एकच कारण आहे भवतो दर्शनम यत स्यात अपुनर्भवदर्शनम आमच्या जीवनात विपत्ती आल्या दुःख आली की आम्हाला तुमची आठवण होते आणि तुमची आठवण झाली की तुम्ही येता तुमचं दर्शन मनुष्याच्या जीवनामध्ये झालं की मग दर्शनम परत त्याला जन्मावं लागत नाही मरावं लागत नाही तो भगवत स्वरूप होऊन जातो आणि म्हणून तुमचं दर्शन घडावं तुमचं स्मरण घडावं म्हणून माझ्या जीवनामध्ये जेवढ्या विपत्ती देता येईल तेवढ्या तुम्ही द्या संकट कुंतीने मागितले शेवटी सुख काय आणि दुःख काय हे आपल्या मनावर अवलंबून आहे आपण कशाला सुख मानतो आणि आपण कशाला दुःख मानतो कुंती माता लौकिक दुःखाला दुःख मानतच नाही भगवंताचं विस्मरण झालं तर त्याला दुःख मानते कह हनुमंत विपती प्रभू सोई जिस दिन हरी भजन न होई हनुमंतराय म्हणतात माझ्या जीवनात तीच विपत्ती आहे ज्या दिवशी माझ्याकडून भगवान परमात्म्याचं चिंतन घडत नाही आपण देवाला दुःख तर कधी मागणारच नाही आणि मनुष्याने मागूही नाही पण कदाचित आपल्या जीवनात दुःख आलं कुंतीचं स्मरण करावं कुंतीने तर देवाना देवाला दुःख मागून घेतलंय फक्त त्याचा उद्देश काय हे लक्षात ठेवा भगवंताचं स्मरण घडावं याच्याकरता तुकाराम महाराज तर म्हणतात माझ्या जीवनामध्ये देवा तू सुख दिलं आणि भगवंताचं जर भजन घडलं नाही ना अशा सुखाला आग लागो आगी लागो तया सुखा सुख गिला लागो तया लागो तया विपत्ती पांडुरंग राहो चित्ती आगी लागो तया सुखा जेणे हरी नये मुखा कुंती माता म्हणते देवा उलट जन्मैश्वर्य भीर एधमान मदपुमान नैवार हत्याभिधातुम वय त्वाम अकिंचन गोचरम बऱ्याच वेळेला असं होतं देवा उच्च कुळात जन्म मिळाला त्याचाच अभिमान निर्माण होतो भरपूर ऐश्वर मिळालं त्याचाच अभिमान निर्माण होतो देवा तुला विसरतात खूप विद्या प्राप्त केली त्याचाच अभिमान निर्माण होतो आणि देवा लोक तुलाच विसरून जातात उच्च कुळात जन्म विद्या संपत्ती यामुळे गर्विष्ट झालेली माणसे तर आपले नाव घेऊ शकत नाही कारण आपण स्वतःजवळ प्रापंचिक वस्तू आणि वासना न ठेवणाऱ्यांनाच दर्शन देता कोणती मते आपण निर्धनांचे धन आहात मायेचा प्रपंच आपल्याला स्पर्श करू शकत नाही आपण आत्मानंदातच रममान असता आपण परमशांत स्वरूप आहात मोक्षाचे आपण अधिपती आहात आपल्याला मी वारंवार नमस्कार करते मी आपल्याला अनादी अनंत सर्व व्यापक सर्वांचे नियंते काळस्वरूप असलेले असे परमेश्वर समजते भेदभावामुळे आपापसात कलह करणाऱ्या सर्वांमध्ये आपण मात्र समान रूपाने संचार करत असता भगवान आपण जेव्हा मनुष्यासारखी लीला करता तेव्हा काय करू इच्छिता हे कोणाला समजत नाही आपणास कोणी प्रिय नाही कोणी अप्रिय नाही आपल्या संबंधी मात्र लोकांची बुद्धीच विषम आहे आपण विश्वाचे आत्मा आहात विश्वरूप आहात आपण जन्म घेत नाही की कर्म करत नाही तरीसुद्धा पशु पक्षी मनुष्य ऋषी जलचर आदी योनीत आपण जन्म घेता आणि त्या त्या योनीनुसार दिव्य कर्म करता ही सगळी आपली लीला आहे कुंती माता म्हणते ह्या सगळ्या तुमच्या लीला आहेत देवा मला तुमचं एक रूप खूप आवडलं कुंती माता म्हणते जेव्हा आपण दह्याचा डेरा फोडला तेव्हा यशोदा माता रागावली तिने आपल्याला बांधण्याकरता हातात दोरी घेतली ते पाहून आपल्या डोळ्यात अश्रू आले त्यामुळे गालावरून काजळ ओघळू लागले डोळे बावरले आणि आपण मान खाली घालून उभे राहिला तेव्हाच आपल्या त्या लीला छबीची आठवण होऊन मी मोहित होते हे सगळं काळ ज्याला भेतो सगळं जग ज्याला भीतं आणि असा भगवान परमात्मा आई रागावली म्हणून त्या ठिकाणी खाली मान घालून दोन हाताच्या मुठी करून समोर भगवान परमात्मा रडू लागले आणि रडता रडता डोळ्यातलं काजळ गुळून गालावर आलं आणि भगवान परमात्मा अगोदरच सुंदर पण त्या डो गालावर आलेल्या काजळामुळे आणखीन सुंदर दिसायला लागले भगवान परमात्मा सुंदर आहे हो त्यामुळे सुंदर जो मनुष्य असतो त्याचं काही जरी असलं तरी सुंदर दिसतं पण ते सगळ्यांना दिसत नाही बरं का पण लोक त्याचीच फॅशन करतात एखाद्या सुंदर असलेल्या आर्टिस्ट काय कलाकार त्याला हिरो म्हणतात ॲक्टर म्हणतात कदाचित एखाद्या दिवशी त्याच्याकडे पॅन्ट घालायला नसली तो जुनी पॅन्ट काढतो फाटलेली असते म्हणून तो मध्येच कापतो पॅन्ट आणि त्या पॅन्टीतून खाली अशा ते धागे वगैरे लोंबतात लोकांना वाटतं हीच फॅशन आहे म्हणून लोक आपल्या चांगल्या पॅन्टी फाडतात आणि फॅशन म्हणून त्या पॅन्टी घालतात विचित्र लोक आहे एखाद्या ॲक्टरच्या घरी पॅन्ट फाटली म्हणून त्याने आपलं चौकोनी ठिगळ लावलं त्याला लोक चांगल्या पॅन्टी द्वा गावा विकत आणतात त्या फाडतात आणि त्याच्यावर ते ठिगळ लावतात आणि ते फॅशन म्हणून घालतात तात्पर्य काय चांगल्या माणसाने कसं जरी कसा जरी असला तो तरी चांगला दिसतो भगवान परमात्मा सुंदर आहे आणि म्हणून भगवान परमात्मा सुंदर असल्यामुळे कुंती माता म्हणते देवा मला तुमचं ते रूप आवडलं आहे कुंतीने या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या अवताराची मीमांसाच केली सगळी कोण कशाकरता तुम्ही अवतार घेता म्हणतो कोण कशाकरता अवतार घेतं म्हणतो असं अनेक त्या ठिकाणी कुंती मातेने सांगितलं आणि शेवटी कुंती माता म्हणते देवा आपण विश्वाचे स्वामी आहात आत्मा आहात विश्वरूप आहात यदुवंशी आणि पांडव यांच्याविषयी माझ्या मनात फारच ममता निर्माण झालेली आहे तेव्हा आपण माझे हे स्नेह पाश तोडून टाकावे अशी माझी इच्छा आहे आता इथून पुढे मी त्यांच्यामध्ये राहील पण राहत असताना संसारात राहत असताना माझा भाव असा असावा नर नारी बाळे अवघा नारायण आयुषे माझे मन करी देवा हा माझा मुलगा आहे हा माझा भाऊ आहे अशी जर आसक्ती असेल तर दुःख राहील परिवारात राहावं लागणार आहे कर्तव्य तर आपल्याला करावं लागणार आहे व्यवहार आपल्याला करावा लागणार आहे पण त्यांच्याविषयी माझी अशी बुद्धी असू द्या कोणती माता म्हणते की आता हा सगळा भगवान परमात्माच आहे अशा प्रकारे कुंतीचं चरित्र सांगितलं भगवान परमात्मा सर्वांना त्या ठिकाणी निरोप घेतात आणि दुसऱ्या दिवशी भगवान परमात्मा निघणार होते पण थांबले सकाळीच भगवान परमात्म्याच्या दर्शनाकरता धर्मराज आले तर भगवान परमात्मा डोळे झाकून ध्यान करत बसलेले होते देवा तुम्ही कोणाचं ध्यान करताय भगवान परमात्मा म्हणतात जे माझं ध्यान करतात मी त्यांचं ध्यान करत असतो आज तर तुम्ही देवा निघणार होते म्हटले निघणार नाही धर्मराजाच्या चेहऱ्याकडे भगवंतांनी पाहिलं धर्मराजाचा चेहरा थोडासा उदास झालेला दिसला कौरव पांडवांचं युद्ध झालंय सगळं राज्य प्राप्त झालंय पण एवढं सगळं असताना सुद्धा धर्मराजाच्या चेहऱ्यावर उदासी आहे अरे तू उदास का एवढं मोठं राज्य तुला प्राप्त झालं देवा मला ह्याच्यामध्ये आनंद वाटत नाही का आनंद वाटत नाही हे राज्य मिळवण्याकरता देवा केवढा हिंसाचार झाला किती लोक मेले आमच्या कितीतरी त्या ठिकाणी स्त्रिया विधवा झाल्या दुःख झालंय मला मला आनंद वाटत नाही देवा अरे याच्याकरता तर तू खूप खूप यज्ञयाग केले ना तुझ्याकडून मी यज्ञयाग करवले यज्ञयाग केले देवा पण कर्मानेच कर्मापासून कायमची मुक्ती मिळत नाही शोक मनुष्याचा तोपर्यंत जात नाही जोपर्यंत मनुष्याला ज्ञान प्राप्त होत नाही म्हणून भगवान परमात्म्याला अर्जुनाला काय सांगावं लागलं ज्ञान सांगावं लागलं म्हणून भगवान परमात्मा विचार करू लागले आता या धर्मराजाला सुद्धा ज्ञान प्राप्त झालं पाहिजे संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती बाई संतांचा महिमा वाढवण्याकरता भक्तांचा महिमा वाढवण्याकरता आज भगवान परमात्मा धर्मराजाला म्हणतात धर्मराजा तुला झालेला हा जो शोक आहे हा ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय निवृत्त होणार नाही आणि ते ज्ञान तुला भीष्माचार्यासारखे संतोष देऊ शकतात म्हणून पांडवांना घेऊन भगवान परमात्मा ज्या ठिकाणी भीष्माचार्य पडलेले होते शरपंजरी त्या ठिकाणी आले भीष्माचार्य शरपंजरी पडलेले होते उत्तरायणाची वाट पाहत होते म्हणजेच भगवान परमात्म्याचीच वाट पाहत होते भक्त कसा जरी असला तो सतत भगवंताचं नामस्मरण करतो चिंतन करतो प्रारब्धाने तो कुठेही असेल अंतकाळाच्या वेळेस तशी त्याची अवस्था कशी असेल पण तरीसुद्धा भगवान परमात्मा त्याला दर्शन देतात त्याचा बोध कायम ठेवतात अनन्यचेता सततम यो माम स्मरती नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिन त्याने जे भक्ती केलेली आहे त्याने जे स्मरण केले त्याने जे चिंतन केले भगवान परमात्मा म्हणतात ते ऋणवे पैन देखोनी अंगी मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी भक्ताची तनुत्यागी परिचय देह वैकल्याचा वारा झने लागे लया सुकुमारा म्हणून आत्मबोधाचा पांजिरा श्वेतया ते त्याने केलेली सेवा त्याने केलेलं चिंतन म्हणून भगवान परमात्मा म्हणतो म्हणतात अंतकाळाच्या वेळेस त्याला मी बोधरूपी पिंजरेमध्ये ठेवतो स्वतः भगवान परमात्मा भीष्माचार्यांना भेटण्याकरता गेले साधू संतांनी असं वर्णन केले एखादा भगवंताचा भक्त असला जरी त्याचा मृत्यू दुर्दशेमध्ये झालेला असला अंतकाळाच्या वेळेस तो आजारी पडलेला असला त्याचा अपघात झालेला असला तरी सुद्धा त्याला सद्गती प्राप्त होते नवे नवे भगवान परमात्मा त्याला मुक्त करतात आणि एखादा मनुष्य अभक्त असेल खाऊ नये ते खाल्लं पिऊ नये ते पेला आणि नेमका एकादशी दिवशी मेला तर त्याला सद्गती प्राप्त होईल की नाही शंका आहे कारण गती जी आहे ही काळापेक्षा देशापेक्षा त्यावेळेस असलेली जी वृत्ती त्याचा जो बोध आहे त्याच्यावर अवलंबून होत असते पंचदशीमध्ये तर असं म्हटलेलं आहे तो भूमीवर लोळत असेल तो आजारी असेल तो वारडत असेल ओरडत असेल पण अगोदर त्याला मोक्ष प्राप्त मुक्ती प्राप्त झालेली आहे ज्ञान प्राप्त झालेलं आहे तो मुक्तच आहे मुक्ती त्याच्यावर अवलंबून नाही भावबळे विष्णुदास हो. नाही नाश पावत भावबळे विष्णुदास नाही नाश पावत गुरुवारी महाराज सांगत असतात कबीर महाराज जे होते अंतकाळाच्या वेळेस कबीर महाराजांनी लोकांना सांगितलं आता माझा अंतकाळ आला आहे मला तुम्ही काशीच्या बाहेर नेऊन ठेवा लोक म्हणायला लागले सगळे जगातले लोक मरायसाठी काशीमध्ये येतात तुम्ही जन्मभर काशीत राहिले आणि मरायच्या वेळेस मला काशीच्या बाहेर नेऊन ठेवा म्हणता कशा करता कबीर महाराज म्हटले अरे मुक्ती ही केवळ देशावर अवलंबून आहे मुक्ती ही विचाराने प्राप्त होत असते आणि तो विचार मी अगोदरच केलेला आहे मी असंग निर्विकार नित्यशुद्ध मुक्त आत्मा आहे आता कुठलाही देश असू द्या कुठलाही काळ असू द्या मी अमर आत्मा आहे हे मुक्ती ही माझ्या विवेकाने प्राप्त झालेली हे मला दाखवायचं आहे म्हणून मला बाहेर न्या याला म्हणतात खरं ज्ञान जे त्या ठिकाणी दुःखात सुद्धा टिकतं ते खरं ज्ञान असतं बरं का संकटात सुद्धा टिकतं ते खरं ज्ञान असतं ज्ञानाच्या गोष्टी बोलणं सोपं आहे आमच्यासारखे ज्ञानाच्या गोष्टी बोलतात पण दुःखामध्ये संकटामध्ये सुद्धा ज्याचा बोध ढळत नाही परोपदेशे पांडित्य कोणी करू शकतं आमचे गुरुवारी बाबा सांगत असतात दृष्टांत एका बाईचा मुलगा वारला तर एक पंडित जाऊन तिला खूप उपदेश करायला लागले आणि दुसऱ्या दिवशी पाहिलं तर त्या पंडिताच्या घरातच गर्दी जमली रस्ता काढत काढत बाई गेली काय झालं म्हणून तर तो डोके बडून रडत होता काय करू काय होतं कसं झालं मोठ्या मोठ्याने ओरडतोय बाई म्हणायला लागल्या हो काल तर मला एक तास प्रवचन सांगितलं माझा मुलगा मेला म्हणून आज तुम्हाला रडायला काय झालं तर म्हटला ओ बाई माझी आवडती शेळी मेली म्हटली शेळी मुलून मेली म्हणून एवढं रडताय आणि माझा मुलगा मेला तर मला गीतेचा उपदेश केला न ते मृते वा कदाचित तो म्हणायला लागला बाई मुलगा तुझा होता आणि शेळी माझी होती दुसऱ्याला उपदेश करताना मनुष्याला खूप आठवतं परंतु आपल्यावर वेळ आल्यानंतर मात्र काही आठवत नाही खरं ज्ञान त्याला म्हणतात आपल्यावर वेळ आल्यानंतर टिकतं आज भीष्माचार्य शरपंजरी पडलेले असताना भगवान परमात्मा स्वतः पांडवांना घेऊन आले उठता येत नाही बसता येत नाही पाठीमागून पुढून सगळे बाण लागलेले आहेत आणि भीष्माचार्य वर तोंड करून फक्त बोलता येत होतं नेत्रातून असुरच्या धारा लागल्या की आज भगवान परमात्मा मला भेटण्याकरता आला माझं जीवन कृतकृत्य झालं खरोखर मी आतापर्यंत जीवनामध्ये जी साधना केली भगवंताचं चिंतन केलं आज ते फलद्रूप झालं आणि म्हणून भीष्माचार्यांच्या नेत्रातून आनंदाचे अश्रू वाहू लागले स भगवान भगवान् प्रतीक्षतां कलेवरं यावदिदं हिनोम्यहं लसहन मुखांबुजो ध्यानपतश्चतुर्भुजं भगवान परमात्म्याला म्हणतात प्रसन्न हास्य आणि रक्तकमलाप्रमाणे अरुण नेत्र असणारे ज्याचे मुखकमल आहे ज्यांचे लोकांना केवळ ध्यानात दर्शन होते चतु चतुर्भुज देवेश्वर भगवान श्रीकृष्ण मी प्राणत्याग करीपर्यंत येथेच राहावे भगवंताला म्हणतोय देवा तुम्ही आता इथंच थांबा भीष्माचारी म्हणतायत आता देवा तुम्ही प्रतीक्षा करा असे भक्त झाले की ज्यांनी देवाला प्रतीक्षा करायला सांगितले तुम्ही आम्ही देवाची प्रतीक्षा करतो पण पुंडलिकरायासारखे भक्त झाले म्हणायला लागले आईवडला देवा मी आईवडिलांची सेवा करतोय ही सेवा पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षताम माझी प्रतीक्षा करा किती मोठी सेवा तसं भगवान परमात्म्याला म्हणतात प्रतीक्षताम मी जोपर्यंत आता प्राण त्याग करत नाही तोपर्यंत देवा तुम्ही इथेच थांबा आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आता दृष्टी पुढे जी तू राहे आता दृष्टी पुढे जी तू राहे आता दृष्टी पुढे जी तू राहे आता दृष्टी पुढे जी तू राहे राहे राहे आता दृष्टी पुढे ऐसाची जो मी तुझ पाहे पांडुरंगा जो मी तुझ पा दृष्टी पुढे ऐसा चितुराहे आता दृष्टी पुढे ऐसा चितुराहे आता दृष्टी पुढे ऐसा चितुराहे आता दृष्टी पुढे ऐसा चितुराहे भगवान परमात्म्याला उभं केलं तेवढ्यामध्ये धर्मराजाने बोलायला सुरुवात केली मला काही शंका आहेत माझ्या प्रश्नाची उत्तरं द्या भीष्माचारी म्हटले विचार आणि त्या अवस्थेमध्ये धर्मराजाने अनेक प्रश्न विचारले फार मोठा विस्तार महाभारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतो सगळेच प्रश्न विचारले भीष्माचार्यांना आणि अशा वेळेस भीष्माचार्यांनी पडलेले असतानाच सगळे धर्म सांगितले दान धर्मान राजधर्मान धर्मान विभागशः श्रीधर्मान भगवत धर्मान समासव्यासयोग्यत योगता दानधर्म सांगितला राजधर्म सांगितला मोक्षधर्म सांगितला श्रीधर्म सांगितला भगवत धर्म सांगितला विस्ताराने थोडक्यात याचं सगळ्यांचं वर्णन केलं आपण जे विष्णू सहस्रनाम म्हणतो हे विष्णू सहस्रनाम भीष्माचार्यांनी चरपंजरी पडली असताना धर्मराजाला उपदेश केलेला आहे विष्णू सहस्रनाम सांगितलंय को धर्म सर्व धर्मानाम असा प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर म्हणून विष्णू सहस्रनाम भीष्माचार्यांनी यावेळेस सांगितलं आहे असं म्हणतात सतत विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा अंतकाळाला जर ज्याला खूप कष्ट होत असतील तर सुलभ त्याचा मृत्यू व्हावा म्हणून तिथे सुद्धा विष्णू सहस्रनाम म्हणावं विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा विष्णू सहस्रनामामध्ये फार मोठी शक्ती आहे तेव्हा हे सगळं सांगितल्यानंतर काही ठिकाणी महाभारतात असं वर्णन आलंय द्रौपदी हसली द्रौपदीला भीष्मा भीष्माचार्य विचारायला लागले द्रौपदी कुलीन स्त्रिया विनाकारण कधी हसत नाही तू का हसली द्रौपदी म्हणते हे तुमचं ज्ञान पाहिल्यानंतर मला हसू येतं का हसू येतं दुःशासन ज्यावेळेस माझी साडी ओढत होता त्यावेळेस तुमचं ज्ञान कुठं गेलं होतं त्यावेळेस धर्म भीष्माचार्य सांगतात द्रौपदी दुष्ट दुर्जन असलेल्या दुर्योधनाचं अन्न मी खात होतं खात होतो म्हणून त्या अन्नाचा प्रभाव म्हणून त्यावेळेस माझी बुद्धी जड झाली होती म्हणून अन्नाचाही फार मोठा संस्कार त्या ठिकाणी मनावर होत असतो भीष्माचार्यांनी हे सगळं सांगितल्यानंतर द्रौपदीला भीष्माचार्य म्हणतात हे मुली मला खरोखर क्षमा कर त्यावेळेस मी तुला मदत करू शकलो नाही द्रौपदीने हात जोडले जे झालं ते देवाची इच्छा असं म्हटल्यानंतर मग मात्र भीष्माचार्यांनी आपली नजर वर होती भीष्माचार्यांची भीष्माचार्यांच्या लक्षात आलं उत्तरायण सुरू झालं भीष्माचार्यांनी आपली नजर भगवान परमात्म्यावर वळवली भगवान परमात्म्याच्या मुखाकडे भीष्माचार्य पाहायला लागले सुंदर असं भगवान परमात्म्याचा मेघश्याम वर्ण कुरळे केश दिव्य असा पितांबर भगवंताचा किरीट कुंडल पाहिली आणि भीष्माचार्य आता भगवान परमात्म्याशी बोलायला लागले देवा आतापर्यंत मी सतत तुमचं नामस्मरण केलं चिंतन केलं आता हे शरीर त्यागण्याची वेळ आली जाता जाता मला तुम्हाला एक वस्तू द्यायची कोणती वस्तू द्यायची माझी एक कुमारी कन्या आहे ती मला तुम्हाला देऊन जायची सगळे लोक कुजबूज करायला लागले भीष्माचार्य म्हणजे ब्रह्मचारी नैष्टिक ब्रह्मचारी भीष्माचार्यांना भीष्म हे नावच त्यामुळे प्राप्त झालं त्यांनी प्रतिज्ञा केली भीष्म प्रतिज्ञा केली म्हणजे भयंकर प्रतिज्ञा केली की मी आजन्म ब्रह्मचारी राहील आपल्या वडिलांच्या करता आपल्याला ती कथा माहिती असेल म्हणून त्यांचं नाव भीष्म पडलं पहिलं नाव होतं देवव्रत आणि अशा भीष्माचार्यांच्याकडे कन्या कोणती तेव्हा भीष्माचारी भगवान परमात्म्याची जी स्तुती करतात याला भीष्म स्तवराज असं म्हटलंय बरं का फार सुंदर अशी स्तुती भीष्माचार्यांनी केलेली आहे ती आपण स्तुतीच त्या ठिकाणी म्हणू भीष्माचार्य देवाची कशी स्तुती करतात पहा इतिमतिरूपकल्पिता वितृष्णा भगवति सात्वत्पुङ्गवे विभूम्नि स्वसुखमुपगते क्वचिद्विहर्तुं प्रकृतिमुपेयुषि यद्भवप्रवाह त्रिभुवनकमनं तमालवर्णम् रविकरगौरवाम्बरं दधाने वपुरलककुलाव्रताननाब्जं विजयसखेरतिरस्तु मेन भगवान परमात्म्याला भीष्माचार्य म्हणतात देवा माझी ही वितृष्ण झालेली बुद्धी निष्काम झालेली बुद्धी कामनारहित झालेली बुद्धी आता मी तुम्हाला समर्पित करतोय तुम्ही कसे आहात ज्या प्रकृतीच्या द्वारे ही सृष्टी परंपरा चालू आहे त्या प्रकृतीचा ते सदा सर्वदा आपल्या आनंदमय स्वरूपात स्थित राहूनही कधी लीला करण्याच्या हेतूने स्वीकार करतात लीला म्हणून तुम्ही या प्रकृतीचा अंगीकार करता आणि या सृष्टीची लीला करतात देवा मला तुम्ही माहिती आहे सुंदर असं रूप तुम्ही धारण केलेलं आहे तुम्ही किती सुंदर रूप धारण केलं आहे वर्णम रविकर गौरवांबरम दधाने सुंदर असा सूर्यासारखा पितांबर देवा तुम्ही धारण केलेला आहे तमाल वृक्षाप्रमाणे मेघश्याम नावा मेघश्याम वर्णाचं तुमचं हे श्रीमुख आहे भीष्माचार्य भगवान परमात्म्याच्या सर्वांगाचं वर्णन करतायत युद्धामध्ये भगवान परमात्म्याला अर्जुनाच्या रथावर बसलेले असताना भीष्माचार्य सतत पाहत होते भीष्माचार्य देवाला म्हणतात युद्ध करत असताना तुमचं दर्शन व्हावं म्हणूनच मी देवा कौरवांच्या पक्षात गेलो मी पाहिलं देवा युद्धितुर जो विधुम्र विश्व कचलुलितश्रमवार्यलङ्कृतास्य मम विभिद्यमान त्वचि कवचे अस्तु कृष्ण आत्मा युद्धामध्ये घोड्यांच्या पावलाने उडलेली सगळी धूळ तुमच्या देवा तोंडावर आलेली होती अर्जुनाला वाचवण्याकरता तुम्ही घामाघूम व्हायचे आणि घामाघूम झाल्यानंतर देवा तुमच्या केसातून एखादा घामाचा बिंदू तुमच्या गालावर यायचा अगोदरच उडालेली ती सगळी पांढरी धूळ त्यावर आलेला घामाचा बिंदू मोठ्याप्रमाणे चमकायचा देवा आणि तुम्ही आणखीनच सुंदर दिसायचा देवा मी पाहत होतो देवा अर्जुनाच्या रथावर बसून तुम्ही कौरव सैन्याचं सगळं आयुष्य हिरावून घेत होते मुद्दाम तुम्ही असं सुंदर रूप धारण करत होते देवा मी पाहत होतो की आमच्या सैन्यातील लोकांनी बाण हातामध्ये घेतला मारणार तुमचं सुंदर रूप पाहिलं की तुमच्या रूपावर लुप्त होऊन बाण दुसरीकडेच जायचा भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी म्हणतात देवा ते तुमचं रूप अजून माझ्या हृदयामध्ये ठरलेलं आहे ठेवलेलं आहे तुम्ही किती दयाळू आहात देवा तुम्ही कृपाळू आहात तुम्ही आपल्या भक्तांचं सतत रक्षण करता तुम्ही आपल्या भक्तांची काळजी वाहता देवा माझी प्रतिज्ञा खरी करण्याकरता तुम्ही आपली प्रतिज्ञा मोडली एवढे तुम्ही दयाळू आहात पहाय मत प्रतिज्ञा धृतमधिकर्तुमवप्लुतो रथस्थ धृतरथचरणो भयाच्चलद्गुर्हरिरिव हन्तुमिभं गतोत्तरीयः प्रतिज्ञा केली मी भयंकर प्रतिज्ञा केली उद्या निष्पांडवी पृथ्वी करीन तुम्हाला मात्र रात्रभर झोप लागली नाही तुम्ही शिबिरामध्ये एकटे जागत होता अर्जुनाला उठवत होता अर्जुन उठला नाही द्रौपदीला उठून तुम्ही माझ्या शिबिरामध्ये आणलं शिबिरामध्ये द्रौपदी माझं दर्शन घेते मी तिला आशीर्वाद दिल्यानंतर माझ्या लक्षात आलं ही द्रौपदी आहे द्रौपदीला मी विचारलं तू कोणाबरोबर आली मला तुझा सेवक दाखव द्रौपदी म्हणते मी सेवक बरोबर आणलाय मी येऊन पाहिलं तर द्रौपदीच्या वाहना आपल्या हृदयाला लावून देवा तुम्ही एका झाडाच्या बोंद्याखाली आपले दोन्ही पाय आपल्या छातीला लावून अंगावर घोंगडी पांघरून एखाद्या दिनाप्रमाणे बसलेली होती तुम्ही भक्त वत्सल आहात तुम्ही दीन वत्सल आहात आपल्या भक्तांच्या करता तुम्ही किती त्या ठिकाणी दीन होता लहान होता देवा सेवा करणाऱ्याला लहान व्हावं लागतं किती मोठा भगवान परमात्मा एवढा प्रभू व्हावे जेने संपुष्टी राहावे एवढा मोठा भगवान परमात्मा परंतु सेवकाच्या शिरी धरू धरूनी चाले पादुका देवा तुम्ही किती दयाळू आहात कृपाळू आहात आणि मी त्यावेळेस तुमची प्रार्थना केली होती मी तुमचा भक्त आहे देवा मी तुमचं चिंतन करत असतो देवा आणि म्हणून माझ्याही अंतकाळाच्या वेळेस मला मला दर्शन देण्याकरता तुम्ही या याल ना देवा अशी प्रार्थना केलेली होती म्हणून आज भगवान परमात्मा भीष्माचार्यांच्या समोर उभे राहिलेले आहेत भीष्माचार्यांना सगळे आठवत आहे सगळ्या लीला सांगत सांगत भीष्माचार्य भगवंताला म्हणतात देवा मला माहिती आहे तुमचं खरं स्वरूप कस कसं आहे मह महजम शरीर भाजाम रुधी रुधी धिष्ठितमात्मकल्पितानाम प्रतिदृशमिव नैकधारकमेकं भेद मोह भीष्माचार्य म्हणतात जसा एकच सूर्य अनेकांच्या नेत्रांना रूपामध्ये दिसतो तसेच स्वतः निर्माण केलेल्या अनेक प्राण्यांच्या हृदयात ते अनेक रूपाने भासतात एकच सूर्य असतो पण सूर्याचं प्रतिबिंब जर पडलं अनेक भांड्यामध्ये सूर्याचं प्रतिबंध बिंब वेगवेगळं पडलेलं दिसतं काळं पाणी असेल तर काळं प्रतिबंध बिंब पिवळं पाणी असेल तर पिवळं प्रतिबिंब हिरवं पाणी असेल तर हिरवं प्रतिबिंब वास्तविक पाहता प्रतिबिंब बिंब जसं आहे तसंच आहे पण प्रतिबिंबामध्ये हा भेद झालेला आहे पाणी जर हलवलं तर बिंब प्रतिबिंब हल्ल्यासारखं होतं बिंब हलतं का बिंब जसं आहे तसंच आहे तसं अंतकन रूपी पाणी प्रत्येकाचं वेगवेगळं आहे त्याच्यामध्ये पडलेलं आत्मसूर्याचं प्रतिबिंब जे आहे अंतकरणाचे धर्म घेऊन मी सुखी आहे मी दुःखी आहे मी जन्मणार आहे मी मरणार आहे असं मानत असतं पाणी ओतून दिल्यानंतर प्रतिबिंब जे आहे ते बिंबस्वरूप होत असतं का पहिल्यापासूनच बिंबस्वरूप आहे वास्तविक पाहता बिंबाच्या ठिकाणी बिंब आणि प्रतिबिंब हे भावसुद्धा प्रतिबिंबामुळेच आलेले आहे म्हणून मी तुमच्या त्या शुद्ध स्वरूपाला जाणतो आणि तेच माझं शुद्ध स्वरूप आहे असंही मी जाणतो असं त्या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणतात पण तरीसुद्धा माझं जे अंतकरण आहे अंतकरण जे माझं आहे हे तुमच्यामध्येच लीन व्हावं तुमच्या स्वरूपाकडे पाहता पाहताच मला अंतकाळ प्राप्त व्हावा म्हणून भीष्माचार्याने भगवान परमात्म्याकडे दृष्टी टाकत टाकतच भगवान परमात्म्याची प्रार्थना करत करत भीष्माचार्य त्या ठिकाणी भगवत स्वरूपामध्ये लीन झाले गोपाल कृष्ण भगवान की जय कृष्ण एवं भगवती मनोवाग भी आत्मन्यात्मानमावेश्य सो अंतश्वास उपारमत अशा प्रकारे भीष्माने आपले मन वाणी दृष्टी यांच्या वृत्तींनी आत्मस्वरूप भगवान श्रीकृष्णामध्ये स्वतःला लीन करून घेतले त्यांचे प्राण तेथेच विलीन झाले व ते शांत झाले न तस्य प्राणा उत्क्राय अत्र एव समविलियंते भीष्माचार्यांचे प्राण कुठे बाहेर गेले नाही कारण तत्ववेत्ता पुरुष होते ज्ञानी पुरुष होते अशा प्रकारचं या भीष्माचार्यांचं निर्याण झालं आणि भीष्माचार्यांच्या निर्याणानंतर भगवान परमात्मा द्वारकेला गेले गोपाल कृष्ण भगवान की जय भगवान परमात्म्याला काय समर्पित करावं भीष्माचार्यांच्या चरित्रात सांगितलं आहे काय काय भगवान परमात्माला परमात्म्याला द्यावं भगवंताची भक्ती करत असताना भगवान परमात्म्याने तीन प्रकारचं समर्पण सांगितलं श्रीमद भगवद्गीतेमध्ये पहिलं समर्पण सांगितलं वस्तू समर्पण पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती आपल्याकडे जेवढ्या वस्तू आहेत त्या सगळ्या भगवंताला समर्पित करायच्या समर्पित करायच्या म्हणजे देवळात नेऊन टाकायच्या नाही बरं का आपल्याकडेच ठेवायच्या पण ह्या भगवंताच्या आहेत अशी भावना करायची म्हणजे त्याच्यावर असलेलं आपलं जे ममत्व असतं ते कमी होतं जे आपल्याला दुःख देत असतं हे पहिलं आहे वस्तू समर्पण दुसरं आहे क्रिया समर्पण यत करोशी यदश्नाशी यज्जुहोशी दधाशी यत तपश्यशी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम हो, क्रियेचं समर्पण सांगितलेलं आहे जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पी आणि तिसरं समर्पण आहे तत्व समर्पण आपल्याकडे मन नावाचं तत्व आहे बुद्धी नावाचं तत्व आहे प्राण नावाचं तत्त्व आहे ते भगवंताला समर्पित करायचं म्हणजेच मनाने भगवत स्वरूप होऊन जायचं मयी एव मनाधत्स्व मयी बुद्धिम निवेशय हो स्वतः जयाचा अहम विस अहम विश्रामे आत्मरूपी जयाचा अहम विश्रामे आत्मरूपी हो अहम हा सोहममध्ये परिणित झाला पाहिजे बुद्धी ही बोध रूपामध्ये परिणित झाली पाहिजे मन हे उन्मन झालं पाहिजे हे खरं समर्पण सांगितलं आणि म्हणून साधू संतांनी सुद्धा असं समर्पण केलं भीष्माचार्यांच्या प्रयानंतर भगवान परमात्मा द्वारकेत गेले भगवान परमात्म्याच्या द्वारकेत गेल्यानंतर परीक्षितीचा जन्म झाला परिता इक्षिता म्हणून त्याचं नाव परीक्षित पहिलं नाव ठेवलं आहे विष्णुरात विष्णूने ज्याचं रक्षण केलं जन्माला आल्यानंतर इकडे तिकडे पाहू लागला गर्भामध्ये ज्याने माझं रक्षण केलं तो परमात्मा कुठे आहे म्हणून त्याचं नाव पडलं एक परीक्षिती परीक्षितीचं भविष्य वगैरे सांगितलं युधिष्ठिरांचं राज्य सुरू झालं विदुर काका आले धृतराष्ट्राला उपदेश केला धृतराष्ट्र आणि गांधारी त्यांच्याबरोबर निघून गेले वनामध्ये निघून गेले आणि असं म्हटलंय आंधू तो ही अवसरे सुखी अवसरे झाला मात्र गीतेचं चुकून का होईना गीतेचं तत्त्वज्ञान त्याच्या कानावर पडलेलं होतं आणि त्यालासुद्धा शांती प्राप्त झाली त्यानंतर धर्मराजाचं राज्य अनेक वर्ष चाललं परंतु भगवान परमात्म्याच्या निजधामाचा काळ जवळ आला अर्जुन भगवान परमात्म्याच्या भेटीकरता गेला होता तत्पूर्वीच भगवान परमात्मा निजधामाला गेले इकडे दु युधिष्ठराच्या राज्यामध्ये सगळे अपशकून होऊ लागले अर्जुन परत आला अर्जुन भगवान परमात्म्याचं सर्व आठवण करू लागला की भगवान परमात्म्याच्या तेजानेच आपण तेजस्वी होतो भगवान परमात्म्याच्या शक्तीनेच आपण शक्तिमान झालो होतो आणि म्हणून भगवंताची आठवण करता करता अर्जुनाच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले आणि अर्जुनाला पुन्हा गीतम भगवता ज्ञानम संग्राम मूर्धनी कालकर्मतमोरुद्धम पुनरध्यम पुनरद्य अगमत विभू अर्जुनाला युद्धाच्या प्रसंगाने भगवंताने दिलेल्या गीतेच्या ज्ञानाचे काळामुळे आणि मध्ये अनेक कर्मे केल्याने प्रमाद घडून विस्मरण झाले होते त्याचे पुन्हा स्मरण झाले पुन्हा त्या ठिकाणी तो आत्मस्वरूपामध्ये स्थित झाला सर्व पांडवांनी विचार केला भगवानच गेले आपण राहायचं नाही आणि स्वर्गारोहण केलं परीक्षिती राजा झाला परीक्षिती राजा झाल्यानंतर संपूर्ण भूमंडलावर आपलं राज्य आहे हे पाहण्याकरता परीक्षिती गेला परीक्षितीने पाहिलं आपल्या राज्यामध्ये एका ठिकाणी एक गाय आणि बैल यांचा संवाद चाललेला आहे दोघांच्या डोळ्यामधून आसूर आहेत कृष झालेले दोघे आहेत आणि दोघांची एकमेकामध्ये चर्चा चाललेली आहे बैल तिला विचारतोय तू का दुःखी आहेस पापी लोक झाले आता भगवान परमात्मा गेले पापी लोक तुझ्यावर राज्य करतील म्हणून तू दुःखी झाला माझे तीन पाय मोडले एकच पाय कसा बसा शिल्लक राहिलेला आहे म्हणून तू रडतेस का तू रडतेस दोघांची चर्चा चालू आहे परीक्षित राजा तिथून जात होता त्याने पाहिलं एक क्रूर काळपुरुष हातामध्ये खडगं घेतलेला आहे आणि त्या बैलाचा चौथा पाय आहे तोही मारण्याकरता प्रवृत्त झालेला आहे राजाने त्या ठिकाणी धनुष्यबाण हातामध्ये घेतला आणि म्हटला थांब माझ्या राज्यामध्ये अशा प्रकारे दिनांना दुःखी लोकांना त्रास देणारा तू कोण आहेस मी आत्ताच्या आता तुला ठार करतो ते होतं कलियोग तो थांबला आणि मग धर्मराजांशी त्या ठिकाणी बैलाशी आणि गायीशी तो परीक्षिती राजा बोलतोय आपण कोण आहात कोण तुम्हाला हा हे दुःख देत आहे धर्मराज ते धर्माच्या रूपामध्ये बैलाच्या रूपामध्ये असलेले धर्म बोलू लागले राजा दुःखाची कारणं लोक अनेक अनेक प्रकारे सांगतात कोण म्हणतात काळ दुःख देतो कोण म्हणतात स्वभाव दुःख देतो कोण म्हणतं कर्म दुःख देतो कोण म्हणतात देवता दुःख देतात पण तूच दुःखाचा खरा विचार कर कारण आम्ही काही दुःखाचं कारण सांगू शकत नाही परीक्षित राजा म्हटला ज्या अर्थी तुम्ही दुःखाचं कारण सांगत नाही दुसऱ्याला दोष देत नाही त्या अर्थी नक्कीच आपण धर्म आहात कारण धर्माचं प्रतीक आहे धर्मामध्ये असं सांगितलं आहे की जो त्या ठिकाणी पाप सांगतो तोही पाप पाप करतो आणि त्याबरोबर जो पाप सांगतो तोही त्या ठिकाणी पापाचा भागीदारी होत असतो चुगली करणाऱ्याला सुद्धा फार मोठं पाप लागतं आणि म्हणून धर्मराजा त्या ठिकाणी परीक्षिती म्हणू लागला आपण साक्षात धर्म आहात ही साक्षात पृथ्वी माता आहे कोण तुम्हाला दुःखी करतंय हा कली तुम्हाला दुःख देतोय धर्माचे चार पाय सांगितले सत्य तप शौच आणि दया हे धर्माचे चार पाय शौचम दया सत्यम पादा कृती कृता अधर्मात संश्रयो भग्ना स्मय संगम दैस्तव धर्मदेव सत्ययुगात आपले तप पवित्रता दया आणि असे चार पाय होते आता अधर्माचे अंश असलेले गर्व आसक्ती मद याच्यामुळे तीन चरण नष्ट झाले सत्य नावाचा पाय कसा बसा शिल्लक राहिलेला आहे आणि तोही हा आता सत्य हा आपला चौथा चरण फक्त शिल्लक आहे त्याच्याच बळावर आपण जिवंत आहात असत्याने पुष्ट झालेले हे अधर्मी कलियुग आले आणि त्यालाही गुणकृत करू शकत आहे आणि म्हणून आता या कलियुगाला मी ठेवणार नाही आत्ताच्या आत्ता माझ्या राज्यामधून याला बाहेर काढणार आहे म्हणून कलियुगाला मारण्याकरता राजा तयार झाला कलियुग या परीक्षित राजाला शरण आलं शरण आलेल्याला अभिदान देणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून राजाने सांगितलं हे बघ माझ्या राज्यामध्ये राहू नको कलियुग राजाला म्हणायला लागला अरे राजा संपूर्ण भूमंडळावर तुझं राज्य आहे मी राहू कुठे मला काही राहायला जागा दे तिथेच मी फक्त राहील असं म्हटल्यानंतर परीक्षिती राजाने त्या कलियुगाला चार जागा राहण्याकरता दिल्या अभ्यर्थित असतदा तस्मै स्थानाने कलये ददव द्यूतम पानम श्रियसूना यत्रा धर्मश्चतुर्विधा द्यूत म्हणजे ज्या ठिकाणी लोक जुगार खेळतात त्या ठिकाणी तू राहत जा पानम म्हणजे मद्यपान करतात त्या ठिकाणी तू राहत जा स्त्रियह म्हणजे ज्या ठिकाणी व्यभिचार चालतो तिथे राहा आणि सुना म्हणजे ज्या ठिकाणी लोक हिंसा करतात त्या ठिकाणी तू राहत जा अशा प्रकारे चार जागा दिल्या पण कलियुग म्हणायला लागलं राजा या सगळ्या तुझं ज्या मला जागा दिल्या त्या सगळ्या वाईट जागा दिल्या माझ्यामध्ये सगळे जरी वाईट गुण असले तरी एक फार मोठा चांगला गुण आहे कोणता तुझ्यामध्ये चांगला गुण आहे मला सांग तर कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी कली करी एक पुनीप प्रतापा मानस पुण्य होय नाही पापा कलियुगामध्ये त्या ठिकाणी मानस सुद्धा पुण्य प्राप्त होत असतं भगवंताच्या केवळ नामस्मरणाने चिंतनाने मुक्ती प्राप्त दे प्राप्त करून देणारं हे कली आहे आणि कलियुग आहे आणि म्हणून राजा माझ्यात चांगला गुणसुद्धा आहे म्हणून मला तू एखादी चांगली जागा राहण्याकरता दे म्हणून पुनश्च याचमानाय जात रूपम अधात प्रभू ततो अनृतम मंदम कामम रजो वैरम च पंचमम आणि म्हणून अशा प्रकारे कलियुगाला त्या ठिकाणी पाचवी जागा परीक्षिती राजाने दिली आणि पाचवी जागा म्हणजे आहे सुवर्ण किंवा धन आणखी हे एक ठिकाण दिलं अशा प्रकारे कलियुगाची असत्य गर्व कामवासना वैर आणि रजोगुण ही राहण्याची पाच ठिकाणी झाली म्हणून अधर्माचे मूळ कारण असलेल्या कली दिलेल्या या पाच ठिकाणी राजाज्ञेचे पालन करून राहत आहे म्हणून आत्मकल्याण इच्छिणाऱ्या पुरुषांनी या पाच ठिकाणांचा कधी आश्रय करू नये विशेषतः धार्मिक राजा प्रजेचा लौकिकदृष्ट्या नेता आणि धर्मोपदेश करणारे गुरु यांनी तर सावध राहून या ठिकाणांचा त्याग केला पाहिजे असं वर्णन केलंय मनुष्याच्या जीवनामध्ये प्रमाद कधी घडू नये कधी परमात घडून जाईल काही सांगता येत नाही तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवादिश जागृतीचा रात्रभर बासुंदी करण्याकरता दूध दूध घोटलो घोटलं घोटलं आणि सकाळी एक मिठाचा कडा त्याच्यामध्ये टाकला तर सगळं दूध नासून जातं हा परीक्षिती राजा जो आहे आपल्या कोशागारामध्ये गेला तिथे असलेला एक सुवर्णजडीत मुकुट त्याला आव आवडला तो मात्र त्या ठिकाणी जरासंधाचा मुकुट होता आणि आणि तिने त्याने आणलेलं ते धन होतं आणि तिने आणलेलं सुवर्ण धन त्याच्यामध्ये कलीचा वास असतो असं म्हणतात त्या डोक्यावर तो मुकुट घातल्यामुळे राजाच्या डोक्यामध्ये कलीने प्रवेश केला हा राजा शिकारीला गेला भूक तहान लागलेली होती अशा वेळेस मनुष्य आपला विवेक विसरून जात असतो शमिक ऋषीच्या आश्रमामध्ये शमिक ऋषी ध्यान करत बसलेले होते ऋषी बालक सगळे बाहेर गेलेले होते राजा आश्रमात गेला आणि राजाला असं वाटलं मी एवढा नगराचा राजा असताना मला कोणी नमस्कार करत नाही मला को माझा कोणी सत्कार करत नाही तुकाराम महाराज म्हणतात वैष्णव मुनी विपुरांचा सन्मान करावा करावा आपण घेऊ नये आपण आपण घेऊन यावा घेऊ नये आपण घेऊ नये वैष्णव मुनी विपुरांचा सन्मान करावा आपण घेऊ नये पण माणसाला मात्र आपल्या आपलाच त्यांनी सन्मान केला तीर्थक्षेत्रात गेलं तरी आश्रमात गेलं तरी माणसाला असं वाटतं आपला यांनी सन्मान केलेला पा केला पाहिजे राजा होता धार्मिक राजा होता परमार्थिक होता पण भूक लागली तहान लागली आणि राग आला आणि कामेन कर्मनाशस्यात क्रोधेन ज्ञाननाशनम लोभेन भक्तीनाशस्यात तस्मात एतम त्रयम तेजेत असं म्हटले येत त्रयम तेजेत कामनेमुळे कर्माचा नाश होतो क्रोधामुळे ज्ञानाचा नाश होतो आणि लोभामुळे भक्तीचा नाश होतो राजाला राग आला रागामध्ये मनुष्याला विवेक राहत नाही राजा त्या ठिकाणी उभा राहिला कोणी आपला सत्कार करत नाही स्वागत करत नाही हा ऋषी ढोंग करत माझ्यासमोर बसलेला आहे असं राजाला वाटायला लागलं म्हणजे राग जर आला माणसाला आज्ञानी जर मनुष्य असेल तर तो दुसऱ्याचं चांगलं केलेलं सुद्धा त्याला ढोंग दिसायला लागतं दुराग्रह निर्माण झाला पूर्वग्रह निर्माण झाला परीक्षित राजाच्या मनामध्ये आणि परीक्षित राजाने काय केलं याचा अपमान केला पाहिजे काय करावं शेजारी एक मेलेला साप दिसला सरळ बाणाच्या टोकावर उचलला आणि त्या ऋषीच्या गळ्यामध्ये घालून दिला निघून गेला परीक्षित राजा ऋषी बालक आला पाहिलं कोणीतरी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये हा मेलेला साप घातलेला आहे त्याला ते सहन झालं नाही कोण आहे तो इकडे तिकडे चौकशी केली कोणी दिसलं नाही अरे मी ऋषी बालक आहे मी तपस्वी आहे माझ्या पित्याचा असला अपमान मी सहन करणार नाही म्हणून कमंडलूतील पाणी हातामध्ये घेतलं आणि त्या ठिकाणी घोर अशी शापवाणी उच्चारली ज्याने कोणी माझ्या वडिलांचा असा अपमान केला असेल तक्षक नावाचा भयंकर सर्प सात दिवसामध्ये त्याला दंश करीन आणि तो मृत्यू पावेल वाणी उच्चारल्यानंतर रडायला लागला ऋषीची समाधी भंग पावली ऋषीने डोळे उघडले बाळ का रडतोस तुमचा कोणीतरी अपमान केला बाबा मला तो सहन झाला नाही पण घाबरू नका माझ्या मना मी त्याला भयंकर शाप दिलेला आहे अरे कोणाला शाप दिलास डोळे झाकले ऋषीने पाहिलं परीक्षित राजाला अरे राजा अरे बाळ तू चुकलास अरे लोक अज्ञानी असतात काही परिस्थिती निर्माण झाली असेल तो भुकेलेला असेल तहानलेला असेल म्हणून तो तसं वागला म्हणून आपण तसं वागायचं नाही हो, विश्वरागे झाले वन्ही संती सुखे व्हावे पाणी राजा तू बाळ तू चुकलास अशी शापवाने द्यायला नको होती पण आता काय करायचं म्हणून एका शिष्याला तिथे पाठवलं शिष्याला पाठवल्यानंतर हा परीक्षित राजा आपल्या महालामध्ये आला आणि परीक्षित राजाने मुकुट काढून ठेवल्यानंतर परीक्षित राजाच्या लक्षात आलं की आपल्या हातून आज फार मोठी चूक झाली कधी आपल्या हातून अशी कधी चूक होत नाही पण आज आपल्या हातून अशी का चूक झाली आणि म्हणून तो पश्चाताप करू लागला राजधानीला पोचल्यानंतर राजा परीक्षितीला आपल्या त्या निंदकर्माबद्दल ते पश्चाताप झाला तो अत्यंत उदास होऊन विचार करू लागला मी निरापराध तसेच असे आपले तेच झाकून ठेवलेल्या ब्राह्मणाबरोबर असभ्य पुरुषासारखा नीच व्यवहार केला हे किती वाईट झालं का बरं माझ्या हातून असं घडलं परीक्षित राजा विचार करायला लागला मला नक्कीच काहीतरी प्रायश्चित्त मिळालं पाहिजे तो म विचार करतोय त्या महात्म्यांचा अपमान केल्यामुळे लवकरच एखादे भयंकर संकट माझ्यावर अवश्य येईल आणि ते खुशाल येवो कारण त्यामुळे माझ्या पापाचे प्रायश्चित्त मला मिळेल आणि असे कृत्य माझ्याकडून पुन्हा खात्रीने घडणार नाही अनुतापे दोष जाती नलगता निमिष तो म्हणायला लागला ब्राह्मणाच्या क्रोधाग्नीने आजच माझे राज्यसेना आणि समृद्ध खजिना जळून खाक होऊ दे त्यामुळे पुन्हा कधीही माझ्यासारख्या माझ्याकडून माझ्यासारख्या दुष्टाची ब्राह्मण देवता आणि गाय यांच्या बाबतीत अशी पापबुद्धी निर्माण होणार नाही परिस्थितीचा असा विचार चालू होता तेवढ्यात त्या ठिकाणी त्याला त्या शिष्याने सांगितलं मग तर राजाला उलट आनंद झाला राजा परमार्थिक होता धार्मिक होता म्हणून राजाने मागचा पुढचा काही विचार केला नाही तो म्हटला बरं झालं आपल्याला आता हा जो शाप आहे हा कारण झाला ससाधुमेने नचिरेन तक्षका नलम प्रसक्तस्य कारणम याशिवाय मला वैराग्य निर्माण झालंच नसतं बरं झालं त्या साधूने माझ्यावर उलट कृपाच केली आणि तो परीक्षित राजा लगेच श्वेतवस्त्र परिधान करून गंगा किनारी आला गंगा किनारी आल्यानंतर अनेक ऋषी मुनी त्या ठिकाणी राजाचे सगळ्यांशी चांगले संबंध होते राजा भगवत भक्त होता राजाचा मृत्यू मंगलमय करण्याकरता आत्री अश वशिष्ठ चवन शरद्वान अरिष्टनेमी भृगू अंगिरा पराशर विश्वामित्र परशुराम हे सगळे ऋषी त्या ठिकाणी जमा झाले ते सगळे जमा झाल्यानंतर राजा त्यांना म्हणू लागला अहो समस्त राज्यामध्ये आम्ही धन्यतम आहोत कारण आमच्या शील स्वभावामुळे आम्ही आपल्यासारख्या महान पुरुषांच्या कृपेला पात्र झालो तो म्हणतो मी मृत्यूला घाबरत नाही मृत्यू तर येणारच आहे परंतु जेणेकरून मृत्यूच्या वेळेस मला भगवंताचं नामस्मरण घडेल चिंतन घडेल अशा वेळेस अशा करता आपण सर्वजण मिळून भगवत स्वरूपाची चर्चा करूया आपण सगळेजण मिळून भगवान परमात्म्याचं नामस्मरण करूया आणि म्हणून सर्वच लोकांनी भगवंताचं चिंतन करायला सुरुवात केली नामस्मरण करायला सुरुवात केली त्यामध्ये आश्चर्य असं घडलं तेवढ्याच त्या सभेमध्ये अनेक ऋषींच्यामध्ये भगवानच व्यासपुत्र शुकाचार्यांच्या रूपाने प्रगट झाले शुकाचार्य महाराज तत्रा भगवत तत्रा भगवत भगवान व्यासपुत्रो यदृच्छया तुष्टो अलक्षलिंगो निजलाभतुष्टो व्रतश्च वेश पृथ्वीवर स्वेच्छेने संचार करणारे कोणापासून कधीच कोणती अपेक्षा न ठेवणारे व्यासपुत्र भगवान श्री शुकदेव त्यावेळी प्रगट झाले त्यांच्या अंगावर वर्ण किंवा आश्रमाचं कोणतंही बाह्यचिन्ह नव्हतं ते आत्मानुभूतीमुळे संतुष्ट होते लहान मुले त्यांच्या भोवती होते त्यांचा वेश अवधूताचा होता त्यांचे वय सोळा पाय हात मांड्या बाहू खांदे गाल आणि इतर सर्व अवयव अत्यंत सुकुमार नेत्र विशाल आणि मनोहर होते नाक काहीसे उभार कान सुडोल सुंदर बोहया सर्वांगामुळे चेहरा अत्यंत शोभायमान दिसत होता गळा तर जणू काय सुंदर शंकच होता मेघश्याम वर्णाचे कुळे केश दिव्य तेज पुंज अजानबाहू असलेले शुकाचार्य आत्मस्थितीमध्ये असलेले शुकाचार्य त्यांना पाहिल्यानंतर अनेक ऋषीमुनी हजारो वर्षाचं ज्यांचं वय ते उठून उभे राहिले माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणचे देव होय गुरु ऐशी साम्य दशा होय जेत विरेशा तेत श्रीगुरु आपैसा भीतीच गा सत्कर्म परिपाका ते करुणा निधीनो आज सत्कर्माचा परिपाक झाला म्हणून परीक्षित राजाला भेटण्याकरता उपदेश करण्याकरता शुकाचार्य आले आणि मग शुकाचार्यांच्या चरणाजवळ बसून परीक्षित राजाने प्रश्न विचारला आता पृच्छामी संसिद्धी योगिनाम परम गुरुम पुरुषस्येह कार्यं म्रियमानस्य सर्वथा यत् श्रोतव्यम अथो जाप्यम कर्तव्यम रुभि प्रभो स्मर्तव्यम भजनीयम वा ब्रूहि यद्वा विपर्ययम् ज्याचं मरण जवळ आलेलं आहे अशा पुरुषांनी काय करावं हे मला तुम्ही सांगा हे भगवन काय केले असता त्याला मोक्ष मिळेल हे मला सांगा आपण हेही सांगा काय ऐकावं कोणाचा जप करावा कोणतं कर्म करावं कोणाचं स्मरण करावं कोणाचं भजन करावं आणि कशाचा त्याग करावा हे सगळं तुम्ही मला सांगा असा प्रश्न विचारल्यानंतर सुंदर असा परीक्षितीचा प्रश्न ऐकला लोकहिताचा प्रश्न आहे तुझा अरे सगळ्यांच्या कल्याणाचा प्रश्न आहे तुला तर मला माहिती आहे मृत्यूला तू घाबरत नाही परंतु सगळ्यांना मृत्यूची भीती लागलेली आहे आणि त्या मृत्यूच्या भीतीतून मुक्त होण्याकरता उपायच जणू काय तू विचारलेला आहेस म्हणून परीक्षिती राजाला आता शुकाचार्य त्या उपायाचं उत्तर प्रश्नाचं उत्तर भागवताच्या निमित्ताने देतात दुसऱ्या स्कंदाच्या प्रारंभापासून त्याचं आपल्याला चिंतन करायचं आहे आपण दुपारच्या सत्रामध्ये त्याचं चिंतन करणार आहोत झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करू सर्व साधू संतांच्या चरणी वंदन करून याच ठिकाणी आपण थांबू दोन मिनिट भगवंताचं नामस्मरण साधू संतांचं नामस्मरण करू ज्ञानदेव तुका